बारा तेरा वर्षांचे बालशिवबा अगदी डोळे विस्फारून त्या उमद्या देखण्या आणि थक्क करणाऱ्या पांढऱ्या शुभ्र जनावरांकडे पाहत होते मावळात त्यांनी कधीच इतके सुंदर घोडे पाहिलेले नव्हते अरबी घोडे देखणे असतात हे तर त्यांनी ऐकलं होतं पण ते इतके काही सुंदर असतील अशी बालशिवबांना कल्पनाच नव्हती डोळ्यांची पापणीही न लवू देता अगदी डोळे फाडून शिवाजीराजे त्या घोड्यांकडे एकटक पाहत होते शहाजीराजे शिवबांची ती अवस्था पाहून अगदी कौतुकानं हसले काय शिवबा चाकण पुणे सुब्याचे जहागीरदार तुम्हाला हवाय का असला एखादा घोडा आपल्या आबा महाराजांचे ते शब्द ऐकून शिवबांचा गोरा चेहरा एखाद्या टवटवीत गुलाबाच्या फुलासारखा फुलला आणि ते पटकन म्हणाले होय आबासाहेब आम्हाला हवाय तेवढ्यात शेजारीच बसलेल्या जिजाऊ मासाहेब मोठ्या कौतुकानं म्हणाल्या शिवभांना बाकी घोड्याचं फारच वेळ स्वारी नेहमी पागेत असते आणि घोड्यांशी तासन तास बोलत असतात शिवबा महापराक्रमी शहाजीराजे गेल्या तीन चार वर्षांपासून बंगळुरात चांगले स्थिरावलेले होते बंगळुराचे राजे हा किताब त्यांना आदिलशहानं दिला होता राजांच्या आयुष्यातली मागची बारा पंधरा वर्ष अगदी धामधुमीत गेली होती शहाजीराजे मलिक अंबर साहेबांच्या तालमीत तयार झालेले कसलेले योद्धा आणि राजकारणी होते मलिक अंबर राजांवर पुत्रवत प्रेम करायचे छुप्या युद्धनीतीला वेगवान प्रशिक्षित घोड्यांची साथ देऊन डोंगर दऱ्यांचा आणि निसर्गाचा प्रभावी वापर करून रात्री छापे घालण्याची एक विशिष्ट युद्ध प्रणाली गनिमी कावा मलिक अंबरांनी शोधली होती त्यावेळच्या इतर छुप्या युद्धांच्या पद्धतीपेक्षा ही गनिमी काव्याची पद्धत जरा वेगळी होती कारण ह्यातला मुख्य भाग होता वेगवान आणि प्रशिक्षित घोडे त्याचसोबत वेगवान हालचाली करणारे सांकेतिक भाषेत बोलणारे इशारा देणारे कडव्या शिस्तीचे सामूहिकरित्या कार्य करणारे निष्ठावान आणि अतिप्रशिक्षित सैनिक मलिक अंबरच्या या गनिमी काव्यात शहाजीराजांनी बरेच बदल करून तिला अधिक भयंकर आणि सुसूत्र बनवलं होतं सोळाशे चोवीस साली नगरजवळच्या भादोडीच्या युद्धात मुघल आणि विजापुरी जवळपास दोन लाखांच्या संयुक्त फौजांना राजांनी केवळ तीस हजारांच्या निजामशाही सैनिकांच्या मदतीनं अगदी साफ हरवलं आणि त्यामुळे राजांच्या पराक्रमाची कीर्ती संपूर्ण भारतभर पसरलेली होती या पराक्रमामुळं शहाजीराजे निजामशहाचे प्रमुख वजीर बनलेले होते पण नंतरच्या काळात मलिक अंबरांचा मृत्यू झाला निजामशाहीचा वजीर फत्तेखान फितूर झाला स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचा राजांचा प्रयत्नही फसला पण तरीही राजांनी केवळ पाच सहा हजारांच्या मावळी फौजेनिशी आणि आपल्या गनिमी काव्यांशी लाखोंच्या मुखल फौजांशी आणि विजापुरी फौजांशी चांगली दोन वर्ष कडवी झुंज घेतली शेवटी नायलाजानं विजापूरच्या आदिलशहाकडं त्यांना वजिरी पत्करावी लागली महापराक्रमी शहाजीराजांनी आदलशाही साम्राज्याचा विस्तार झपाट्यानं केला शहाजीराजे म्हणजे आदिलशाहीला मिळालेलं एक अनमोल रत्न होतं सोळाशे अडवतीस साली तिसऱ्या गौडांना हरवून राजांनी बंगळूर जिंकलं आदिलशहानं शहाजीराजांना बारा परगण्यांची मोठी जहागीर आणि फार मोठी बिरुदही दिली होती विजापूरचे सर्वात वजनी वजीर शहाजीराजे होते त्यामुळंच अफजल खान आणि बाजी घोरपडेंसारखे अनेक जण राजांवर जळायचे आपलं हिंदवी स्वराज्य उभारण्याचं अपुरं राहिलेलं स्वप्न आपली तीन मुलं संभाजीराजे शिवाजीराजे आणि एकोजी राजे करतील अशी शहाजीराजांना पूर्ण खात्री होती म्हणून आपल्या तीनही मुलांना शहाजी राजांनी कावा राजनीती अर्थशास्त्र पत्रव्यवहार प्रशासन युद्धकला इत्यादी उपयुक्त विषय शिकवण्यासाठी अनेक तज्ज्ञ आणि शास्त्री लोकांची नेमणूक केली होती आपल्या मुलांच्या प्रगतीवर त्यांचं फार बारकाईने लक्ष होतं आणि विशेष म्हणजे राजांच्या तीनही मुलांची प्रगती फार समाधानकारक होती शिवबा तर सगळ्यात अव्वल होते राजांचा विजापुरी दरबारात किती दबदबा होता हे एकाच गोष्टीवरून आपल्या लक्षात येईल फलटणचे जहागीरदार मुदोजी राजे नाईक निंबाळकर यांची जहागिरी जप्त करून आदिलशहानं त्यांना दहा वर्षे सातारच्या किल्ल्यामध्ये डांबून ठेवलं होतं मुदोजी राजे हे राजांचे सख्खे मामे बंधू होते शहाजी राजांनी मुदोजी राजांसाठी केवळ एकच शब्द आदिलशहाकडे टाकला आणि आदिलशहानं लगेचच मुदोजी राजांची सुटका केली एवढंच नव्हे तर मोठ्या सन्मानपूर्वक फलटणची जप्त केलेली संपूर्ण जहागीर पुन्हा सन्मानपूर्वक मुदोजी राजांना परत केली मुदोजी राजांनी आपली लाडकी कन्या राजकुमारी सईबाई राजेंचा विवाह शिवबांशी नुकताच करून दिला होता शहाजी राजांनी बंगुराची प्रशासन आणि महसूल व्यवस्था अगदी चोख लावलेली होती प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी लिहिलेले कायदे कानून बनवलेले होते राजांनी युद्धग्रस्त आणि अशांत महाराष्ट्रातून हजारो मराठी लोकांना आणून कर्नाटकामध्ये बंगळुरात स्थायिक केलं होतं कलागुणांना आश्रय दिला होता शहाजीराजे केवळ नावालाच आदिलशाही सुभेदार आणि वजीर होते शहाजीराजांच्या सगळ्या परगण्यांमध्ये शहाजीराजांचे स्वतंत्र सही शिक्के होते आणि त्या सही शिक्क्यांनीशीच त्या परगण्यांमध्ये कारभार चालायचा राजांच्या परगण्यात अंतर्गत कामात ढवळाढवळ करण्याची आदिलशहाची ही हिंमत नव्हती राजांनी अनेक नवे वाडे आणि इमारती बंगुरात उभारल्या होत्या राजांच्या नावानं बंगळूरला दरबारही भरत असायचा शिवबा आणि जिजाऊ मासाहेब बंगुरात भेटीसाठी आले होते राजांची कीर्ती ऐकून स्थानचा एक व्यापारी अरबस्थानावरून अतिशय उंची उमदे महागडे अरबी घोडे घेऊन विकण्यासाठी आला होता आणि त्याच घोड्यांना शिवबा पाहत होते शहाजीराजे म्हणाले चला मग शिवाजीराजे तुम्हाला हवा तो घोडा निवडा बघूया तुम्हाला घोड्यांमधलं किती कळतंय तसं पाहिलं तर अश्वपरीक्षा हा राज्यकर्त्यांसाठी अत्यंत आवश्यक गुण आणि अत्यंत अवघड कलाही होती भले भले अमीर उमराव घोडे निवडताना फसायचे तिथं केवळ बारा तेरा वर्षांच्या शिवाजीराजांना काही फारसं कळत असेल असं राजांना बिलकुल वाटत नव्हतं शहाजीराजे केवळ विनोदानच असं म्हटले होते पण शिवाजीराजे उभे राहिले आणि त्या चार पाच घोड्यांजवळ गेले शहाजीराजे संभाजीराजे छोटे राजे जिजाऊ मासाहेब आणि तुकाऊ आऊसाहेबही सगळेजण अगदी कौतुकानं बघत होते केवळ एक बारा तेरा वर्षांचा मुलगा उंची उमद्या अरबी घोड्यांची पारख करतोय म्हटल्यावर त्या अरबी व्यापाऱ्याचेही डोळे विस्पारलेले होते पण शिवाजीराजे मात्र अगदी एखाद्या सराईतासारखे सगळ्या घोड्यांचं चौफेर फिरून निरीक्षण करीत होते त्या अरबी व्यापाऱ्याला शिवाजीराजे घोड्यांना चालवून फिरवून किंवा पळायला सांगत होते सगळ्यांना शिवाजीराजांचं मोठं कौतुक वाटत होतं असं पाहिलं तर सगळेच घोडे अतिशय उंची एक जात पांढरे शुभ्र तुकतुकीत रंगाचे होते त्या घोड्यांमध्ये डावं उजवं करणं बिलकुल सोपं नव्हतं बराच वेळ त्या घोड्यांचं निरीक्षण केल्यानंतर शिवाजीराजे सरळ एका घोड्याजवळ जाऊन उभे राहिले आणि त्याच्या कपाळावर हात फिरवायला सुरुवात केली राजे म्हणाले आम्ही हा घोडा घेऊ पण शहाजी राजे मात्र घाबरले अहो राजे दूर व्हा सांभाळून अहो चावेल तो घोडा पण धीट शिवाजी राजांनी मोठ्या आत्मविश्वासानं त्या घोड्याच्या ओठाळींना हात लावला आणि त्याचे दात बघू लागले जर राजांचा कोवळा हात त्या धिप्पाड अरबी घोड्यानं चावला तर शहाजी राजांच्या हृदयाचा ठोकाच चुकला पण शिवाजी राजे मात्र अत्यंत आत्मविश्वासी आणि प्रसन्न होते ते म्हणाले नाही चावणार हा घोडा चांगला आहे आम्हाला ओळखता येतात घोडे हा घोडा शुभलक्षणी आहे आणि विशेष म्हणजे तो गोडाई राजांना आपली मान अगदी प्रेमानं घासून पसंती दाखवू लागला होता व्यापारी तर अतिशय चकितच झाला होता आणि तो म्हणाला अल्हम्दुलिल्लाह उम्र इतनी छोटी लेकिन कितनी बढ़िया जानकारी सरकार आपका फर्जन तो नायाब है लाखों में एक है राजांच्या चेहऱ्यावरही आत्ता भयंकर आश्चर्य होतं आणि त्यांच्या तोंडाचा आ वाचलेला होता शिवबा तुम्ही कशी केली अश्वपरीक्षा कसं ओळखलं की हा घोडा उत्तम आहे शिवाजीराजे म्हणाले आबा महाराज आम्ही संस्कृतचा अश्वपरीक्षा हा ग्रंथ शास्त्रींकडून चांगला समजावून घेतलाय आता बघा त्या घोड्याच्या मागच्या पायावर माराचे निशान दिसले म्हणजे तो नाठाळ घोडा होय पलीकडच्या घोड्याच्या उजव्या खुराला तडा गेला आहे म्हणजे त्याला रागानं खूर आपटायची सवय आहे तिकडचा घोडा नेहमीच मान तिरकी करून चालतो म्हणजे तो किंचित तिरळा असावा आणि तो घोडा फारच बुजरा आहे अगदी दबगत दबगत चालतो कधी बुजून मागं फिरल सांगता येत नाही पण ह्या घोड्यात मात्र आम्हाला कुठलाच दोष आढळला नाही छोट्या शिवाजीराजांचं घोड्यांसंबंधीचं अगाध ज्ञान पाहून शहाजीराजांनी मोठ्या कौतुकानं शिवबांची पाठ थोपटली आणि शिवबांनी निवडलेला तो उमदा अरबी घोडा शिवबांसाठी घेण्यासाठी आपल्या कारभाऱ्याला सांगितलं आणि शिवबांचा हात प्रेमानं हातात घेऊन ते आपल्या वाड्याकडे जाऊ लागले जाता जाता ते शिवबांना म्हणाले पण शिवबा राजे तुम्ही अश्वपरीक्षा ग्रंथ का समजावून घेतलात शिवबांनी उत्तर दिलं मासाहेब नेहमी म्हणतात जितके उत्तम घोडे राजाकडे असतात तितकंच उत्तम राज्य त्या राजाचं असतं भगवान श्रीकृष्णांकडेही खूप उत्तम घोडे होते भगवान श्रीकृष्णांना घोड्यांची उत्तम जाण होती म्हणूनच त्यांनी अर्जुनाचं सारथ्य करून अर्जुनाला वाचवलं यस्य अश्वा तस्य राज्यम यस्य अश्वा तस्य मेदिनी यस्य अश्वा तस्य सौख्यम यस्य अश्वा तस्य साम्राज्यम शहाजीराजांनी मोठ्या प्रेमानं विचारलं म्हणजे तुम्हाला राजा बनायचे तर शिवाजीराजांनी मोठ्या ठामपणे उत्तर दिलं होय आबा महाराज शहाजीराजे मोठ्या कौतुकानं मान डोलावत म्हणाले हो म्हणजे आमच्यासारखं शिवाजीराजे हसले आणि ते म्हणाले नाही आबासाहेब तुमच्यापेक्षाही मोठा आदिल शहापेक्षाही मोठा मोगलांपेक्षाही मोठा शहाजीराजांनी शिवबांचं हे उत्तर ऐकताच त्यांना मोठ्या प्रेमानं आपल्या हृदयाशी कवटाळलं मित्रांनो शहाजी राजांचे मोठे पुत्र संभाजी राजे यांनी बंगळुराला स्वतंत्र राजगादी सांभाळली आणि तिचा विस्तार केला राजांचे छोटे पुत्र व्यंकोजी उर्फ एकोजी राजेंनी तंजावरला स्वतंत्र हिंदवी साम्राज्य उभारलं आणि बद्दल तर सर्वांनाच माहीत आहे मित्रांनो राजांच्या तीनही मुलांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासनाच्या दृष्टीने अतिशय उत्तम आणि वैभवशाली अशी तीन हिंदवी साम्राज्य उभारणं हा निश्चितच एक योगायोग नव्हता तर ते शहाजीराजांचं स्वप्न होतं जिजाऊ मातासाहेबांचा त्याग होता यामागे शहाजीराजांनी आपल्या तीनही मुलांना अगदी जाणीवपूर्वक दिलेलं गनिमी काव्याचं शिक्षण राज्यकारभाराचं शिक्षण पत्रव्यवहाराचं शिक्षण युद्धकलेचं शिक्षण राजनीतीचं शिक्षण मुत्सद्देगिरीचं शिक्षण ह्या गोष्टींचा समावेश होता जिजाऊ मासाहेबांचाही अफाट त्याग होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शहाजी राजांच्या तीनही मुलांचं अथक आणि अपार परिश्रम होतं मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद